हो हा रुबाब मरतय सोन्यावानी सोन्यावानी सोन्यावानी म्हणजे दादा कुणाचा सोन्या म्हण अरे मर्दा सोन्या म्हणजे ते सोनं नाही सोन, सोन, राडो ते सोन, हात तिच्या असं वय तसं सांगा की मराठीत मग <laughs> रुबाब मरते सोन्यावानी झालं पिवळ पेन हे रुबाब मारतय सोन्यावानी झालं पिवळ बेन रुबाब मारतय सोन्या वाणी झालय पिवळ बेन अर्ध्या हाळकुंडान की हो अर्ध्या हळकुंडाने अर्ध्या हळकुंडा सोडून डोईला बांधलंय गावात बोभाटा आर सोडून डोईला बांधलंय गावात बोभाटा आडव्यात शिरतय युगाच नडते नडतय कुणाला म्हण आता कुणा कुणाला नडतय म्हणून सांगू भावा हो, आडव्यात शिरतय युगाच नडतय फिरतय कस तोऱ्यान आडव्यात शिरतय उगाच नडतय फिरतय कस तोऱ्यान হাড় কুণ্ডান কি হয় करायचं गर्वान अर्ध्या हळकुंडान की हो अर्ध्या